जीवन योग जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे अर्थपूर्ण जगण्याचे जीवन यशस्वी करणारे कल्याण साधणारे खऱ्या अर्थाने जीवन जगावया शिकवणारे आहे जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे जीवन जगण्याची कला आहे विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो जीवन दिव्य होतं त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो कुठलंही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे जीवन योग वैभवाचे श्रीमंतीचे समृद्धीचे संपन्नतेचे यशाचे आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत हे विचार वैश्विक आहेत पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे हे विचार जो अंमलात आणि आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा सदा हरित प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर मनाचे सुदृढ आरोग्य दुःख भीती नैराश्य ताणतणाव हिंसा क्रोध चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही श्रीमंतीचं रहस्य काय आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आत्मविश्वास कसा मिळवावा जीवनशैली कशी हवी जीवनाची उंची कशी वाढवावी या प्रश्नांचा उहापोह करणारी जीवनाचाच जीवन योग बनवणारी जीवनात अखंड आनंदाचा धरा निर्माण करून शांत यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा श्रीमद भागवत महापुराण स्कंध अकरावा अध्याय पहिला यदुवंशाला ऋषीचा शाप शुकाचार्य म्हणाला भगवान श्रीकृष्णाने बलराम आणि इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला तसाच कौरव पांडवामध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरवला कौरवांनी कप्ताने द्वित खेळून निरनिराळ्या प्रकारे अपमान करून तसेच द्रौपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार करून पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला आपल्या भाऊबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशीयाकडून राजा आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणाने न कळणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की एकापरीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही असेच मला वाटते हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे याचा दुसऱ्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकावर घासल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अग्निप्रमाणे या यदुवंशामध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन राजन सर्व शक्तिमान आणि सत्यसंकल्प भगवंतानी आपल्या मनामध्ये असा निश्चय करून ब्राह्मणाच्या शापाचे निमित्त करून आपल्याच वंशाचा संहार केला त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरणकमलाने ती पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या अशा रीतीने सहजपणे त्यांनी आपल्या उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला येथील लोक कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले परीक्षिताने विचारले भगवंत यदुवंशी तर ब्राह्मण भक्त होते उदार होते तसेच व्रधांची नेहमी सेवा करणारे होते शिवाय त्यांचे चित्र भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी जडलेले होते असे असता ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला हे विप्रवर त्या शापाचे कारण काय होते तसेच त्याचे स्वरूप काय होते सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली हे सर्व आपण मला सांगावे शुक म्हणाला ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता असे शरीर धारण करून श्रीकृष्णाने पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली ते उदारकीर्ती पूर्णकाम प्रभू द्वारकाधामाचं रममान होऊन राहिले आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरवले कारण पृथ्वीवरील भार उतरवण्याचे एवढेच कार्य आता शिल्लक राहिले होते श्रीकृष्णाने अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मी केली की ज्यांचे गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत आता वसुदेवांच्या घरी काळरूपाने निवास करणाऱ्या त्यांनी पाठवल्यावरून विश्वामित्र असित कन्व दुर्वास भृगू अंगिरा कश्यप वामदेव अत्री वशिष्ठ नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेली एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्यांच्याजवळ गेले त्यांनी खोटीचं नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले जांबवंती नंदन सांबाला स्त्रीचा वेश देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले हे ऋषीनू ही डोळ्यात काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते परंतु ती स्वतः विचारण्यास लाजत आहे आपले ज्ञान अबाधित आहे पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे तर हिला काय होईल हे आपण सांगावे परिचिता त्या कुमारांनी जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली तेव्हा रागावून ते म्हणाले मूर्खानो याला तुमच्या कुळाचा नाश करणारी मुसळ होईल मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय भ्याले त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले तर खरोखर तिथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसली ते म्हणू लागले आम्ही अभागी हे काय करून बसलो आता लोक आम्हाला काय म्हणतील याप्रमाणे व्याकुळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तिथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली राजन जेव्हा द्वारकेतील लोकांनी ऋषींच्या शापाचे व्रत ऐकले आणि आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित व भयभीत झाले कारण ऋषीचा शाप कधी व्यर्थ जात नाही हे त्यांना माहीत होते यदुराज उग्रसेनाने त्या मुसळाचा भोगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून दिला तो लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहत वाहत समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला थोड्याच दिवसात तो लव्हाळ्यांच्या रूपाने उगवला मासे पकडणाऱ्या कोळ्यांनी समुद्रात इतर माशाबरोबर या माशालाही पकडली त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला भगवंतांना सर्व काही माहीत होते हा शाप ते उलटवू शकत होते परंतु असे करणे त्यांना योग्य वाटले नाही काल रूपधारी प्रभूंनी ऋषींच्या शापाला संमतीच दिली या ठिकाणी पहिला अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी सार्थश्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ऍलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजी नगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद